श्रीज्ञानदे विठल विठल जय हरि विठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला चल ग सखे चल ग सखे पंढरीला तुझ्यानी जरा ठेव हो तुझ्यानी जरा ठेव जिथे भाऊ तिथे देव चल भेटू विठ्ठल सखे चल ग सखे पंढरीला चल ग सखे चल ग सखे पंढरीला चंद्रभागा नदी तीरावर मंदिर विठ्ठलाचे सुंदर देव आहे उभा विटेवर ठेवणी दोन्ही कर्कटेवर ते पाहू त्यांचे रूप हो, पाहू त्यांचे रूप लावू भूत आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला चल ग सखे चल ग सखे पंढरीला हे चल ग सखे चल ग सखे पंढरीला देवाच्या दारी कुणा ना बंदी दुखी पीडित होती आनंदी विठल विठल दुर्जन होती भक्तीचे छंदी विठल विठल चालून छान ही संधी विठल विठल तू दे हात हो दे हातात हात उद्या चल ग धरू वाट पाहू डोळे भरून जग जेठीला चल सखे चलग सखे पंढरीला विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी वाली गरिबांचा पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल दर्शन घेऊ जोडून हात तोच देईल संकटी साथ विठ्ठल नांदू संसारी दोघे सुखात विठ्ठल तुला सांगतो त्रिवार नकार आज दत्तात्रयाच्या वाणीला चलग सखे चलग सखे पंढरीला चलग सखे चलग सखे पंढरीला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल